मी आज जो एक संदेश म्हणून तुम्हाला सांगणार आहे तो मुख्यतः तुम्हा तरुण पिढी करताच आहे वृद्ध आणि प्रौढ यांना मी संदेश तो काय सांगायचा अनुभवानं त्यांचा तो त्यांना मिळालेलाच आहे आणि अनुभवासारखा शिक्षक या जगात दुसरा कोणताच नसतो संदेश सांगताना प्रथम एक गोष्ट मी तुम्हा तरुणांना सांगतो ती स्वतःच्या माझ्या जीवन चरित्रातली आहे ही गोष्ट अशी चोवीस वर्ष वयाचा असताना मी एकदा पळून गेलो अरे हसता काय तो काही मी कोणत्या नाटक कंपनीत नव्हे किंवा नवी नदी जीव द्यायला गेलो नव्हतो तर कधी न मिळण्यासारखी अशी टिळकांच्या संधीत त्यांचा मित्र सेवक म्हणून राहून संपादकीय काम करण्याची सोन्यासारखी उत्कृष्ट संधी मला एक दिवस सुदैवानं अवचित लाभली त्याबरोबर माझे वडील मातोश्री वडील बंधू या कुणालाही न विचारताना मी साताऱ्याहून एकदम पुण्यास निघून आलो याला मी पळून जाणं म्हणतो तरुणांनी उत्कर्षाची योग्य संधी मिळाल्याबरोबर असंच घरातून पळून जावं असं मला त्यांना सांगायचं आहे पण असं पळून जा जाण्याला आत्मविश्वास आणि स्वाभिमान लागतो तो मात्र नेहमी जागृत ठेवला पाहिजे जगात मोठ्या गोष्टीचं कर्तृत्व अंगी असणं किंवा ते असल्यास त्याचा उपयोग करण्याची संधी लाभणं या दोन गोष्टी मनुष्याच्या स्वाधीन नसतात पण जसा आपला शत्रू तसाच तो आपला मित्र होण्याचाही संभव आहे की रास ताशा मनात बाळगून तरुणानं जीवनाला प्रारंभ करावा त्या आशेवर संपादून वाढवलेली पात्रता सर्वस्वी फुकट जाईल असे आभागी थोडे निघतात हल्ली तरुणाला निशा मते फुटतात त्याबरोबर त्यांच्या वडिलांच्या द्रव्याला पायी फुटतात कारण मुलांचं सर्व प्रकार करावं चालवावं हे जसं वडील माणसं आपलं कर्तव्य समजतात तसाच वडिलाकडून आपलं सर्व काही करवून चालवून घ्यावं असा आपलाही जन्मसिद्ध हक्क आहे अशी समजूत मुलं करून घेतात आता ही समजूत अर्थातच त्यांच्या मोठ्या सोयीची असते पण मला वाटतं की तरुण पिढीला विषयकच वडिलांचं फुकट घेतलेलं ऋण त्याज्य जे वाटावं एकवीस वर्षावरच्या कोणत्याही मुलानं बेकार म्हणून राहू नये वाटल्यास शरीर कष्टाची कामं करून पोट भरा परोपजीवी सुशिक्षितापेक्षा अशिक्षित पण स्वावलंबी हेलकरी मोलकरी मजूर मला अधिक वंदनीय वाटतात व्यक्ती स्वावलंबी स्वाभिमानी होतील तरच कोणत्याही राष्ट्राचा तरडोपाय आहे असं समजा